स्कंद पहिला अध्याय तेरावा अध्याय तेरावा पुरुरवा उर्वशीसाठी वेडा होतो सुद्युम्नाला स्वर्गप्राप्ती झाल्यावर गुणी व रूपवान प्रजाहित दक्ष राजा पुरुरव्याने प्रतिष्ठान नगरामध्ये धर्माप्रमाणे आचरण करून उत्कृष्ट राज्य केले त्याची मसलत अत्यंत गुप्त राहत असे पण त्याला मात्र इतर राजांची मसलत समजत असे तो सदा उत्साही असे उत्कृष्ट प्रभूभक्त प्रभू शक्तीही त्याच ठिकाणी होती सामदानादी उपायात तो निपुण होता ब्राह्मणादी वर्णांची व ब्रह्मचर्यादी आश्रमांची तो योग्य काळजी वाहत असे विपुल दक्षिणाने संपन्न असे नाना प्रकारचे यज्ञ त्याने केले आणि सर्व प्रकारची उत्कृष्ट दाने सुद्धा दिली त्याचे रूप गुण औदार्य शील वैभव श्रवण करून उर्वशीला त्याची इच्छा होऊन ती त्याच्या अधीन झाली ब्रह्मशापामुळे दुःखीत झालेली ती मनुष्य लोकी आली आणि त्या गुणी राजाला अभिमानी उर्वशीनं वरलं आणि एक श्रेष्ठ करार करून ती त्याचे पसी राहिली तो करार असा ती म्हणाली हे राजा हे दोन मेंढे मी तुझ्यापाशी ठेवते आहे ह्यांचे तू रक्षण कर मला धृताशिवाय काहीही खायचे नाही तसेच हे राजा मैथुनाशिवाय मी तुला कधीही नग्न अवलोकन करणार नाही हे महाराज हा करार जेव्हा मोडेल त्याच क्षणी मी तुझा त्याग करीन राजाने उर्वशीचा हा करार मान्य केला शापमुक्ती मिळावी म्हणून उर्वशीनं हा करार केला होता तेव्हा राजा आपले धर्म कर्म सोडून मोहवश होऊन नित्य तिच्याशी एकांतात क्रीडा करीत अनेक वर्ष राहिला त्याच्या मनात सतत तिचाच विचार असे इतरत्र त्याचे लक्ष लागेना तिचा क्षणभरही वियोग त्याला सहन होईना अशा प्रकारे अनेक वर्षे लोटल्यावर स्वर्गातील गंधर्वांना इंद्र म्हणाला संधी साधून तुम्ही राजाला घरातून ते मेष हरण करा आणि उर्वशीला घेऊन या कारण उर्वशी शिवाय हे माझे स्थान चांगले शोभत नाही म्हणून कोणत्याही उपायाने त्या कामिनीला इथे आणा इंद्राची आज्ञा ऐकून ते विश्वावसू प्रभृती गंधर्व गहन काळोख पडल्यावर आणि राजा क्रीडेत मग्न आहे असे जाणून त्या मेंढ्याला नेऊ लागले आकाशमार्गाने ते जात असता ते मेंढे ओरडू लागले ते ओरडणे ऐकून उर्वशी क्रुद्ध झाली आणि म्हणाली राजा माझा करार संपला पुत्राप्रमाणे मानलेल्या मेंढ्यांना विश्वासावर ठेवूनही चोराने चोरून नेल्यामुळे माझा घात झाला प्राणाप्रमाणे प्रिय असलेले माझे मेंढे गेले अशा प्रकारे ती विलाप करू लागली तेव्हा मोहवश झालेला राजा नग्नावस्थेतच त्या मेंढ्यांच्या मागोमाग जाऊ लागला तेव्हा मेंढे सोडून गंधर्व चालते झाले नग्न राजाने मेंढी धरून तो त्यांना घेऊन स्वग्रही परतला परंतु गंधर्वांनी राजवाड्यात विदुल्लतेचा प्रकाश पाडल्यामुळे राजाला दंगन अवस्थेत उर्वशीनं पाहिले आणि ती निघून गेली त्यामुळे राजा अतिव दुःखी झाला तो राजा विलाप करीत स्वतः भटकू लागला उर्वशीच्या अधीन झालेला राजा कामविभल झाला होता सर्व पृथ्वीवर हिंडत असता कुरुक्षेत्रामध्ये उर्वशी त्याला दिसली तेव्हा प्रफुल्लित होऊन राजा मधुर शब्दांनी म्हणाला हे प्रिये निर्दय स्त्रिये थांब कारण माझा त्याग करणे तुला योग्य नाही मी निरपराधी असून तुझ्या आधी नाही माझे मनही तुझ्यात गुंतले आहे हे देवी ज्या देहाचा तू पूर्वी उपभोग घेतलास तो देह इथे पडणार तू टाकलेल्या या शरीराचा कावळे आणि लांडगे आस्वाद घेतील अशा प्रकारे दीन व्याकुळ आणि मदन मिव्हल राजाचे विलाप ऐकून उर्वशी म्हणाली हे नृपश्रेष्ठा तू मूर्ख आहेस तुझे ज्ञान कोठे आहे राजा स्वैरिणी स्त्रियांचे भरत्यांवर प्रेम नसते राजाने चोर आणि स्त्रिया यावर विश्वास ठेवू नये तू घरी जाऊन आपल्या ऐश्वर्याचा उपभोग घे झाल्या गोष्टीबद्दल खेद करू नकोस अशा प्रकारे उर्वशीने उपदेश केल्यावरही राजाला उमस पडेना त्या स्वरिणी स्त्रीवर प्रेमाने जखडून गेल्यामुळे त्याला अत्यंत दुःख झाले अध्याय तेरावा समाप्त